पुरुषार्थाची शक्ती आज सुधारणावादी तत्वांची स्थिती जास्तच उपहासास्पद आहे धर्म अध्यात्म समाज व राजकीय क्षेत्रात सुधारणा व उत्थानाच्या घोषणा जोरजोरात दिल्या जातात परंतु त्या सर्व क्षेत्रांमध्ये जे काही आज घडत आहे क्षेत्रामधील लोक जे काही करीत आहेत ते बघून त्यांच्या बोलण्या वागण्यात आकाश पाताळा एवढे अंतर असल्याचे आढळून येते अशा स्थितीत उज्ज्वल भविष्याची आशा मावळत चाललेली दिसून येते आम्ही सर्वांनी काय अनुकूल काळाची वाट बघत हातावर हात ठेवून निष्क्रिय बसून राहावे स्वतःला निराधार व असमर्थ समजावे आणि या विषम परिस्थितीला बदलण्यासाठी दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहत राहावे मानवी पुरुषार्थ जागृत असेल तर असे होऊ नये